श्रीराम समर्थ पंचिका पहिली समास पाचवा शमदिषटक व मुमुक्षत्व या समासात वेदांताच्या अधिकारी व्यक्तीच्या लक्षणांचे निरूपण करायचे आहे या साधनाच्या योगाने ज्ञानाचे ऐश्वर अंगी बांधते शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान अशी ही शमादी षटक संपत्ती आहे या सहा साधनांनी अनेक लोक पावन झालेले आहेत मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण या पाचांचे मिळून अंतःकरण पंचक होते या पाचही इंद्रियांच्या वृत्ती ब्रह्मावर केंद्रित करून त्याच्याशी एकरूप होऊन राहणे हा शम होय तेच क्रमाने सांगतात ब्रह्माखेरीज इतर इतर कल्पना कर म्हणजे स्वरूप सागरावरील म्हणजे ब्रह्मरूपी सागरावरील लाटा होत त्यांचा त्याग करून प्रत्येकात्मा हाच ब्रह्म आहे असे मनाने मनन केले जाते निश्चय करते ती बुद्धी तिला त्याचीच चटक लागलेली असते या निश्चयरूप व्यापारानेच तिची सिद्धता होते तर अशी ही बुद्धी विषयक म्हणजे ब्रह्मासंबंधीचा निश्चय करून समाधान पावते ब्रह्माविषयीचे चिंतन करणे हेच चित्ताचे कार्य होय मी ब्रह्म आहे असा अभिमान बाळगणे हेच अहंकाराचे स्वरूप होय अशा तऱ्हेने अंतःकरण हेही निर्विकार होते जोपर्यंत ही अंतःकरणे म्हणजे अंतरिंद्रिये वेगळी राहून विषयाचे ध्यान करत असतात तोपर्यंतच त्यांना वेगळे नाव असते पण तीच इंद्रिये जर स्वरूपाच्या म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी अभिन्नत्वाने असतील तर ती त्यामध्येच असतात आपल्या मूळ रूपातच असतात अशा रीतीने अंतःकरण पंचकाच्या व्यापारातून अखंडपणे ब्रह्माचा अनुभव घेणं अंतःकरणात निष्काम असणे याला शम असे म्हणतात अशाच प्रकारे बाह्य इंद्रियांचा निग्रह करणे म्हणजे दम होय बाह्येंद्रिये म्हणजे श्रवण त्वचा चक्षु जिव्हा नासिका यांचा शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांकडे ओढा असतो त्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे दम होय इंद्रियांची धाव विषयांकडे असते त्यांचे व्यापारही बहिर्मुख असतात आणि त्यांची शब्द स्पर्श इत्यादी भोगांवरच प्रीती असते आता अंतकरणे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी इंद्रिये शांत झाल्यावर म्हणजे त्यांचे समाधान झाल्यावर इंद्रिय निग्रह कशासाठी करायचा या प्रश्नाचे उत्तर असे की इंद्रिये विषयांकडे धाव घेत असताना ती स्वतःबरोबर मनालाही ओढून नेतात मन इंद्रियांबरोबर धावू लागते मनामुळे इंद्रियांना विषय भेटतात कधी कधी इंद्रिय नसतानाही मन विषयाकडे धावते पण त्यावेळी मनावर इंद्रियांचा आक्षेप झालेला असतो अध्यास म्हणजे मन इंद्रियरूप नसतानाही इंद्रियरूप असल्याची त्याची कल्पना अशा तऱ्हेने मन आणि इंद्रिये परस्परांना सहाय्य करतात म्हणून यांचा निग्रह करणे आवश्यक ठरते असा निग्रह जेव्हा शक्य होईल तेव्हाच खरे एकांताचे सुख मिळेल म्हणून सावधानतापूर्वक इंद्रियांना आवरावे पण जो ज्याचा विषय असेल तो त्यापासून वेगळा करता येत नाही अशा परिस्थितीत निग्रहाचा उपाय कसा आचरणात आणावा याचे खरे उत्तर आता दिले पाहिजे सर्व चराचर विश्व निर्माण झाले तरी पण विषयांची संख्या पाचच आहे शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांनुसार पाच वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात त्यांचे आता उपोद्घात रूपाने स्पष्ट विवेचन करू या विषयांचे ठिकाणी असणारी नामरूपे मायाजनित असून त्यांच्या ठिकाणी असणारी अस्थि भाती प्रिय ही लक्षणे ब्रह्माची आहेत आता प्रथम नाम आणि रूप यांचे स्वरूप आधी ओळखून घेऊ निरनिराळ्या अलंकारामध्ये जसे एकच सोने असते तसे व्यवहाराच्या सोयीसाठी अनेक नामे देण्यात आलेली असतात तसेच त्यांचे रूप म्हणजे आकारही भिन्न भिन्न असतात अलंकारामध्ये सुवर्ण असतेच ते पाहू गेल्या सुवर्णच दिसते आणि सुवर्णाबद्दल सर्वांना आवडही असते त्याप्रमाणे कोणतेही दृश्य घेतले तरी त्याला नाम आणि रूप असते पण अस्थि भाती आणि प्रिय या लक्षणांखेरीज तिथे दुसरे काय असते इंद्रियांना विषय भिन्न भिन्न वाटले तरी त्या सर्वांच्या ठिकाणी अस्थि भाती प्रिय हीच लक्षणे असतात अस्थि म्हणजे आहे पण अथवा सत्ता भाती म्हणजे ज्ञान विषय होणे दिसणे आणि प्रिय म्हणजे आवडणे ज्याच्या अस्तित्वामुळे या अलंकारांना अस्तित्व प्राप्त होते ज्याच्या स्फुरणामुळे त्याचे ज्ञान होते अथवा ते भासतात तसेच ज्याच्या सुखरूपामुळे ते नेहमी सुखरूप वाटतात अशा सोन्या वाचून अलंकारांना रूप नाही त्याप्रमाणे या सर्व सृष्ट पदार्थांच्या ठिकाणी ब्रह्माचेच अस्थिभाती प्रियत्व असते असे बुद्धीला समजून घ्यावे मग इंद्रियांनाही ते सर्व पदार्थ तसेच जाणवतील विषयाचा अनुभव घेत असता त्याचे अस्थिभाती प्रियत्वच प्रियत्वच आठवत राहील कानाने जे जे ऐकावे ते शब्द म्हणजे अंतर्बाह्य सगळे स्वरूपच म्हणजे ब्रह्मच होय डोळ्याने जे जे पाहावे ते सर्व दृश्य म्हणजे अस्थिभाती प्रियस्वरूपी ब्रह्मच होय मृदू कठीण अशा स्पर्शाचा अनुभव घेताना किंवा जिभेने निरनिराळ्या रसांचा म्हणजे चवींचा अनुभव घेताना किंवा निरनिराळे गंध म्हणजे वास घेताना स्वरूप म्हणजे ब्रह्मा वाचून वेगळे काहीच नसते इंद्रिये विषय आणि तिसरा व्यापार या सर्वांना ते स्वरूपच ब्रह्मच अंतर्बाह्य व्यापून असते ते व्यापक तत्व सहजपणे सिद्ध आहे कोणी त्याचा विचार करत नाही त्याची दखलही घेत नाहीत इतकेच पण स्मरणपूर्वक विचार केल्यास त्या स्वरूपसिद्धी त्या स्वरूपस्थितीची प्राप्ती होते अशा तऱ्हेने इंद्रिये आणि मन ही स्वरूपामध्ये मग्न होऊन व्यापार करू लागली म्हणजे विषयांचा अनुभव आपोआपच थांबतो पण तसे न करता नुसता इंद्रिय निग्रह करत राहिलो तर हे विषय आटोक्यात येणार नाहीत उलट कष्टपूर्वक त्यांच्यावर ओठ खाल्ल्याने उगीच क्षीण मात्र होईल निरनिराळ्या वेली केवळ एकाच रसतत्वाने आपोआप वाढतात तशाच प्रकारे ब्रह्मसुख हा सर्वांना एकमेव विषय होतो चित्त स्वरूपाच्याच ठिकाणी क्रीडा करते त्यामुळे त्याला शाश्वत सुखाचे सोहळे प्राप्त होतात मग इंद्रियांचे लाडही कोणत्याही कृती वाचून पुरवले जातात ब्रह्मसुखासारखे सुख पाहताच सर्व इंद्रिये तेथेच लालचावतात व पूर्वीचे सर्व विषय हळूहळू विसरून जातात हे शमाचे वर्णन होय शम म्हणजे मनोनिग्रह आत्मा हा रथात बसलेला असून देह हाच त्याचा रथ होय इंद्रिये हे त्या रथाचे उन्मत्त घोडे होत आणि मन हा त्यांचा वागदोर म्हणजे लगाम होय बुद्धी ही चपळ सारथी आहे असे असले तरी या रथाचे इंद्रियरूपी दुष्ट घोडे त्या सारथ्याला आवरत नाहीत आणि ते या रथाला विषयभूमीवर बळेच ओढून नेतात जर सारथी उत्तम असेल तरच त्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो या प्रकारे दम म्हणजे इंद्रिय निग्रहाचे स्वरूप कळते आता तिसरी जी उपरती तिचे स्वरूप पाहू मागे चौथ्या समासात जे वैराग्याचे वर्णन केले ते वैराग्य म्हणजेच उपरती होय उपरती म्हणजे सर्वसृष्ट पदार्थ सदोष म्हणजे नष्ट होणारे अशाश्वत आहेत असे जाणून कशावरच आसक्ती न ठेवणे होय सर्वांचा वीट येऊन स्वरूपाचा म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा छंद लागला म्हणजे इंद्रिये आणि मनाचा व्यापार स्वरूपाच्या ठिकाणी होऊ लागतो जसे एखादे दमलेले जनावर एखादे निवांत निवाऱ्याच्या ठिकाण सापडले की तेथेच बसून राहते त्याला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते हातपाय मोडल्याप्रमाणे जागच्या जागी बसून राहते तशी त्या इंद्रिये आणि मनाची अवस्था होते तिलाच उपरती असे म्हणतात उपरती म्हणजे विषयांच्या अभावी इंद्रिये आणि मन यांची शांत स्थिर अवस्था आता तितिक्षा असे जिला म्हणतात ती तितिक्षा म्हणजे सर्व सहन करणे होय आता ज्याला परमार्थ मार्गाचा ध्यास लागलेला आहे त्याला देहाचे सुख कोठून मिळणार त्याने आपला देह सुखदुःख स्वरूपी प्रारब्धावर सोडून दिलेला असतो जे जे होणार असेल ते काही टळत नाही न होणार त्याची आसक्ती न धरता त्याच्या बाबतीत उदासीनता धारण करतो आणि तो एका निजस्वरूपात स्वतःच्या ब्रह्मरूपात निमग्न राहतो भोगामध्ये जे जे प्राप्त होईल ते सर्व उदासीन वृत्तीने तो सहन करतो जे अप्राप्त असेल त्याची काळजी करत नाही देहाबद्दलची ममता म्हणजे माझेपणाची भावना त्याने सोडून दिलेली असते कोणी लोकांनी त्याला त्रास दिला कोणी घरी नेऊन त्याची पूजा केली कोणी त्याला पाहताच निंदा करायला लागले कोणी स्तुती करायला लागले तर तो विचार करतो की सगळ्याचा अंतरात्मा एकच आहे तेथे हा मी हे लोक असा विचार कसा संभवतो त्यामुळे हे लोक मला सुखदुःख देतात हे म्हणणे चुकीचे आहे सुख दुःख या कल्पना मनाने कल्पिलेल्या आहेत ते मनच प्रयत्नपूर्वक स्वरूपाकार म्हणजे ब्रह्मस्वरूप केले तर बाह्य शरीराला जे प्राप्त होईल त्याचा मी केवळ साक्षी ठरतो सुख असो अथवा दुःख असो ते देहाला भोगावेच लागणार तेव्हा त्याचा प्रतिकार अथवा स्वीकार या दोन्ही कृतींना काही अर्थच राहत नाही अशा प्रकारे असा विचार करून जे जे होईल ते ते तो सहजपणे सहन करतो तितिक्षा या गुणाचे निरूपण येथे संपते आता पाचवा गुण म्हणजे श्रद्धा होय श्रद्धा ही खरी परमार्थाची संपत्ती आहे गुरु शास्त्र यांच्या ठिकाणी दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा होय सर्व विषय सुखांचा त्याग करून गुरुसेवेला आपले शरीर वाहून टाकणे आणि प्रपंचाला तिलोदक देणे त्याग करणे गुरुचरणांबद्दल अत्यंत प्रेम असणे वेदांत विषयाची गोडी असणे आणि शास्त्रीय ग्रंथांचा मननपूर्वक आणि स्वानुभवानुसार अर्थ लावणे ही या श्रद्धावंतांची लक्षणे आहेत तो कोणाकडेही पुरते पाहत सुद्धा नाही कोणाशी जास्त बोलत नाही आणि गुरुचरणावर आत्यंतिक प्रेम गुंतल्यामुळे इतर व्यापार करायला त्याला उसंतही मिळत नाही त्याचे शरीर गुरुसेवेमध्ये गुंतलेले असते वाणी गुरूंच्या भजनात रमलेली असते त्याने अंतःकरणामध्ये सदैव गुरुमूर्ती साठवून ठेवलेली असते गुरूंचे वाक्य हाच त्याचा वेदांत गुरूंचे वाक्य हाच त्याचा सिद्धांत असतो गुरूंच्या वचनामध्ये तो अनन्य भावाने रवमान झालेला असतो याला श्रद्धा म्हणतात या पाचही गोष्टी पूर्ण झाल्यावर जे प्राप्त होते त्यालाच समाधान म्हणतात समाधान हे सहाव्या संपत्तीचे लक्षण आहे या अवस्थेमध्ये सगळे दुःख ओसरून गेलेले असते देहबुद्धीचे पाप म्हणजे मी देह आहे ही जाणीव नाहीसे झाले आणि सुखरूप असे पुण्यकारक परब्रह्म सर्वत्र भरून राहिले असते त्या साधकाला जन्म मरणाचा विसर पडतो त्याच्या दृष्टीने मायेचे अस्तित्वच पुसून टाकलेले असते आणि निसंगामुळेच निसंगपणामुळेच कशाचीच आसक्ती उरलेली नसल्यामुळे तो शरीर धारण करणारा असूनही विदेही म्हणजे देहविरहित झाल्यासारखा असतो त्याची सर्व तळमळ नाहीशी झालेली असते तो पूर्णपणे सुखरूप झालेला असतो समुद्रामध्ये जसे मीठ विरघळून जाते तसा तो सुखस्वरूप ब्रह्मामध्ये पूर्णपणे मिसळून गेलेला असतो अशा या सहा गुणांचे मिळून तिसरे शमादी षटक संपत्ती हे साधन पूर्ण खरे पूर्ण होते खरे पाहता ही संपत्ती हेच खरे ज्ञान होय पण त्या ज्ञानाचा निश्चय होण्यासाठी श्रवण मनन इत्यादी करावे लागते आता चौथे साधन म्हणजे मुमुक्षता अथवा मोक्षाची इच्छा हे होय मुमुक्षता म्हणजे मला मुक्ती मिळावी ही इच्छा होय सर्व पदार्थातील आसक्ती नष्ट होऊन मला मोक्ष मिळावा ही बळकट इच्छा म्हणजे मुमुक्षता होय या संदर्भात एक मोठा आक्षेप आहे मोक्ष म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार होय अशा मोक्षाची इच्छा अशा शब्दप्रयोग संभवत नाही कारण मोक्षाचे यथार्थ म्हणजे प्रमाणांनी सिद्ध असे स्वरूप कळल्याशिवाय मोक्षाची इच्छा संभवतच नाही आणि ते यथार्थ स्वरूप जर कळून आले तर हस्तगत झालेल्या विषयाची इच्छा संभवत नाही त्यामुळे जिला मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षा असे म्हटले ती स्थिती असंभवनीय ठरते या प्रश्नाचे उत्तर असे की सर्व माणसे सुखाचीच इच्छा करतात अंतःकरणाचा हा धर्म अगोदर बरोबर कळला पाहिजे या बाबतीत अन्य प्रमाणांची गरज नाही कारण सर्व प्राणी मात्र सुखाची इच्छा करतात आता सुखरूप आत्म्याचे सुख आहे ते इतर कोणत्याही विषयात नाही ज्यावेळी एक द्रष्टा एका दृश्याला पाहतो किंवा एक ज्ञाता दुसऱ्या ज्ञेयाला जाणतो अशी द्वैताची स्थिती असते त्यावेळी जे सुख होते ते अल्प असते असे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे आणि एक द्रष्टा दुसऱ्या एका दृश्याला पाहत नाही अथवा ज्ञाता दुसऱ्या ज्ञेयाला पाहत नाही त्या अद्वैतातील सुख पुष्कळ असते म्हणून त्या बाबतीत इच्छा संभवते मनुष्य प्राणी सुखाची इच्छा करतो हे खरे पण त्या सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष हे कसे ठरते अशी शंका असल्यास त्याचे उत्तर असे की आत्मस्थितीमध्येच अविद्या नष्ट होऊन आनंद प्राप्ती होते त्यामुळे तोच मोक्ष होय मग असा मोक्ष या सर्वांना का प्राप्त होत नाही या आक्षेपाचे उत्तर असे की सर्वजणांना अविद्येमुळे ते सुख समजत नाही आणि त्यामुळे ते विषय सुखालाच सुख मानतात आनंद जन्मांच्या पुण्याचा ठेवा गाठी असेल तरच जीवाला विजय सुखांचा उभग येईल आणि तोच मोक्षाची इच्छा करेल ती इच्छा इतरांना संभवत नाही हे असू देत आता मुमुक्षुचे लक्षण आदरपूर्वक ऐकावे मुमुक्षू हा विषयांच्या बाबतीत प्रामुख्याने उदासीन असतो आणि त्याला परमार्थामध्ये रुची असते मला त्या नरदेहाची अचानक प्राप्ती झाली हा मला झालेला अलभ्य लाभ होय परंतु हा देह मी विषय सुखासाठी खर्च केला माझा धिक्कार असो श्वान श्वानशुकरांचे म्हणजे कुत्री डुकरांचे अनेक जन्म भोगत असताना मनात किळस निर्माण होते या जन्मातही तीच सुखदुःखे भोगताना मला लाज कशी वाटत नाही <clears throat> हे माझ्या दुष्ट प्रारब्धा मला हे कष्ट का भोगायला लावतोस हे श्रेष्ठ ब्रह्मदेवा माझ्या नशिबात काय लिहून ठेवलेस सद्गुरूंचे चरण हा प्रारब्धाचा शेवट करतील हे जाणून सहाय्यक सद्गुरूंना साथ घातली वाघांच्या समुदायात जर गाय सापडली तर ती मोठ्याने हंबरडा फोडते घाबरून सोहोकडे पाहू लागते आणि कोणी आपल्याला सोडवायला येतो का याची वाट पाहते माझी अवस्था तशीच झाली आहे अहो सद्गुरू महाराज हा दुःखाचा सागर कसा पार करू माझ्यावर प्रसन्न व्हा आणि धावत या मला आता धीर धरवत नाही ताबडतोब माझ्या या संकटात उडी घाला आणि मला त्यातून सोडवा तू स्वतःला विश्वचक्षू म्हणतोस आणि माझी उपेक्षा का केलीस चंद्राने कधी चकोराचा अवघेर केला आहे काय मेघाने जर चातकासाठी वर्षाव केला नाही तर तो काय कधी दही मध यांचे सेवन करील का मी त्याप्रमाणे तुझ्या पायांशी शरण आलो आहे हे सत्य आहे हे काही खोटे नाही आपले तान्हे मूल अरण्यात पडले असताना आईला कधी सुखाची झोप येईल काय हे दयाळू सद्गुरू माऊली मला या संकटात टाकून तू कुठे जाऊन बसलीस अथवा तू अगदी जवळच असशील आणि लपून तू कौतुक पाहत असशील तुझे हे वागणे खरे असेलही पण इकडे माझ्या प्राणावर संकट आले आहे ना काही शब्दाचा आवाज झाला की वाटते की दयाळू परमेश्वरच प्रसन्न झाला निरखून पाहू लागतो तेव्हा तू नाहीसा होतोस मग मी पुन्हा जमिनीवर अंग टाकतो दृष्टीने जे जे दिसते ते ते सर्वच सद्गुरूच आहेत असे वाटते पण मला उपदेश करून मला दुःखापासून कोण मुक्त करील स्त्री पुत्र इत्यादी पुढे आले तर सद्गुरूच आले आहेत म्हणून त्यांचे पाय धरले आणि विचारले की स्वामी महाराज आपण इतका वेळ कोठे घालवला अशी त्याची अवस्था झाली किंवा वृक्ष शिलाखंड हिंस्त्र प्राणी यांनाच हेच माझे सच्चिदानंद स्वरूपी स्वरूप सद्गुरू आहेत असे म्हटले असा छंद लागला गुरु वाचून अन्य काही त्याला आठवतच नाही हे पाहून लोक म्हणू लागले की याला आता वेड लागले आहे त्याच्या अंतकरणात खूप काही साचलेले आहे पण देहबुद्धीचे दारच त्याला माहीत नाही अंतःकरणात पुष्कळ विचार आहेत पण मानवी व्यवहाराची भाषा तो विसरून गेला आहे म्हणजे तो असंबद्ध बोलू लागला आहे किंवा भलत्याच माणसाला विचारू लागला की मला सद्गुरू केव्हा भेटतील त्याला हे जड आहे हे जंगम आहे असा भेदच कळेनासा झाला दिसेल त्याला गुरु महाराज म्हणून हाक मारू लागला डोळ्यांनी गुरुरूप कधी पाहिन त्यांच्या पायावर माझा माथा कधी टेकवीन असे म्हणून तो दगडावरच डोके टेकवू लागला त्याला लोक लाज त्याला लोक लाज वाटेनाशी झाली ती नष्टच झाली तो जिवंत असूनही त्याची तहानभूक मरून गेली आणि आपली सावली देखील पाहिली की माझे सद्गुरू आले असे म्हणू लागला त्याला झोपेने घेरले तरी स्वप्नामध्येही सद्गुरू आले असे वाटू लागले किंवा कधी धावत जाऊन खांबालाच गुरु म्हणून आलिंगन दिले थोड्या वेळाने खांबाची ओळख पटल्यावर अंग जमिनीवर टाकून दिले अशा ध्यासाने तो स्वतःच गुरु झाला पण तेही त्याला कळेना ही रात्र आहे की दिवस आहे हे भानही त्याचे नाहीसे झाले गुरु वाचून तो अगदी कासावीस झाला अशी दृढबुद्धी बळावली त्याला आपले परक्याचे हे ओळखण्याची शुद्धही राहिली नाही हे लक्षात आल्यावर साक्षात परब्रह्माच्या ठिकाणी खरोखरच खळबळ निर्माण झाली आपण निर्विकारी आहोत हे विसरून ते विकार पावले आणि स्वतः अमूर्त असूनही या मुमुक्षू करता त्याने देह धारण केला मग त्याला त्या मुमुक्षूची आवड निर्माण झाली आणि ते देशोदेशी त्याला शोधित निघाले आणि मग एकदा अकस्मात दोघांचीही इच्छा एकदमच पूर्ण झाली ज्या ठिकाणी या गुरुशिष्यांची भेट झाली त्यांनी एकमेकांचे अवलोकन केले ती भूमी धन्य होय त्या दोघांना एकमेकांची ओळख पटली तेव्हा शिष्याने गुरुपुढे लोटांगण घातले तेव्हा गुरुमावली धावून आली आणि त्या शिष्याला त्यांनी पोटाशी कवटाळून धरले एकमेकांनी एकमेकाला आलिंगत दिले संबंध संबंध सृष्टी सुखरूप होऊन त्या भावनेने दाटून गेली त्या सुखाचे वर्णन केवळ शब्दाने मला कसे करता येईल अशा प्रकारे हे मुमुक्षूचे संक्षेपाने लक्षण सांगितले आणि अधिकारी व्यक्तीची चार प्रकारची लक्षणेही सांगितली इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे शमादिषटक मुमुक्षत्व प्रकारे पंचम समासः इति पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ